ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने नमा अध्याय एकोणतीसावा रासलीलेचा प्रारंभ शोक म्हणाला शरद ऋतूतील पौर्णिमेची रात्र होती मोगरा वगैरे सुगंधी फुले उमलली होती ते पाहून भगवंतांनी योगमायेचा आश्रय करून रास क्रीडा करण्याचा संकल्प केला त्याचवेळी फार दिवसांनी भेटलेल्या पतीने प्रियेच्या मुखाला केशर वगैरे लावून तिचा विरहताप दूर करावा त्याप्रमाणे चंद्रमा पूर्व दिशेचे मुख आपल्या शीतल किरणरूप कराने उदयकालीन रंगाने तांबूस करीत व चराचराचा ताप हरित उदयाला आला श्रीकृष्णाने ताज्या केशरासारखे लालसर्व लक्ष्मीच्या मुखकमलासारखे मनोहर पूर्ण चंद्रबिंब आणि त्याच्या कोमल किरणाने व्यापलेले वृंदावन पाहिले आणि वेणूवर व्रज सुंदरींना प्रिय असणारे गीत वाजवण्यास सुरुवात केली श्यामसुंदरांनी ज्यांचे मन आधीच आपल्या अधीन करून घेतले होते त्या गोपी बासरीचे ते प्रेमवर्धक स्वर ऐकताच एकमेकींना न कळवताच प्रियतम जिथे होता तिकडे जाण्यास निघाल्या त्यावेळी भरभर चालण्याने त्यांच्या कानातील कुंडले झोके घेत होती बासरीचे स्वर ऐकताच ज्या गोपी गायीची धार काढीत होत्या त्या अत्यंत उत्सुक होऊन धार काढणे अर्धवट टाकून निघाल्या ज्या दूध तापित होत्या त्या उतू जाणारे दूध तसेच सोडून आणि ज्या लापशी करीत होत्या त्या भांडी चुलीवरून खाली न उतरवताच निघाल्या ज्या जेवायला वाढीत होत्या त्या वाढण्याचे काम सोडून ज्या मुलांना दूध पाजित होत्या त्या पाजणे सोडून ज्या पतींची सेवा करीत होत्या त्या सेवा सोडून आणि ज्या स्वतः जीवित होत्या त्या भोजन करणे सोडून निघाल्या काही गोपी आपल्या शरीराला चंदनाने उठणे लावित होत्या तर काही डोळ्यांमध्ये काजळ घालीत होत्या त्या ते करायचे सोडून आणि उलट उलट वस्त्रालंकार घालून श्रीकृष्णाकडे गेल्या पतीनी पित्यानी भाऊ आणि जाती बांधवांनी त्यांना अडवली तरी गोविंदाने चित्त हरण केल्यामुळे त्या इतक्या मोहित झाल्या होत्या की त्या थांबल्या नाहीत त्यावेळी काही गोपी घरामध्ये गेल्या त्यांना बाहेर पडणे अशक्य झाले जेव्हा त्यांनी आपले डोळे बंद केले आणि त्या अतिशय तन्मयतीने श्रीकृष्णांचे ध्यान करू लागल्या आपल्या प्रियतम श्रीकृष्णाच्या असह्य विरहाच्या तीव्र वेदनाने त्यांच्या हृदयात इतकी व्यथा निर्माण झाली की त्यामुळे त्यांचे पाप भस्म होऊन गेले आणि ध्यानामध्ये श्रीकृष्णांना दिलेल्या आलिंगनाच्या सुखाने त्यांचे पुण्यही संपले अशा रीतीने पाप पुण्य संपल्यामुळे त्यांचे गुणमय देह नाहीशी झाले जार बुद्धीने का असेना त्या परपुरुषाशी त्यांचे मिलन झाल्यामुळे त्यांचे कर्मबंधन तात्काळ नाहीशी झाले त्यामुळे त्यांनी त्रिगुणात्मक देहाचा त्याग केला व त्या दिव्य देही झाल्या राजाने विचारले मुनिवर्य श्रीकृष्णांना गोपी फक्त आपला परम प्रियकरच मानित होत्या त्यांना ते काही ब्रह्म वाटत नव्हते अशा प्रकारे गुणामध्येच आसक्त असणाऱ्या त्यांच्या बाबतीत गुणांचा प्रवाहरूप असलेल्या या संसाराची निवृत्ती होणे कसे शक्य आहे तेव्हा शुक म्हणाला मी तुम्हाला यापूर्वीच सांगितले होते की चेदीराज शिशुपालाने भगवंताबद्दल द्वेषभाव ठेवूनही त्याला भगवत स्वरूपाची प्राप्ती झाली तर मग ज्या गोपी श्रीकृष्णावर अनन्य प्रेम करतात त्या त्यांना प्राप्त होतील यात काय आश्चर्य हे राजा अविनाशी अनंत निर्गुण असून त्रिगुणात्मक प्रकृतीचे नियंती असणाऱ्या भगवंताचे प्रकट होणे हे माणसाच्या परम कल्याणासाठीच आहे म्हणून काम क्रोध भय स्नेह संबंध किंवा भक्ती यापैकी कोणत्याही भावनेने भगवंताशी नित्य जोडले गेलेले जीव त्या भगवंताशी एकरूप होतात तुला योगेश्वरांचे सुद्धा ईश्वर अजन्मा भगवंताच्या बाबतीत मुळीच आश्चर्य वाटायला नको कारण त्यांच्या केवळ संकल्पाने स्थावराधिकही मुक्त होतात त्या गोपीजवळ आलेल्या पाहून वाक्यात श्रेष्ठ असणाऱ्या भगवंतानी आपल्या वाकचातुर्याने त्यांना मोहित करीत म्हटले श्री भगवान म्हणाले महाभाग्यवान गोपीनो तुमचे स्वागत असो तुम्हाला आवडणारी कोणती गोष्ट मी करू व्रजामध्ये सर्व कुशल आहे ना यावेळी तुम्ही इकडे का आलात सांगा बरे हे सुंदरीनो या आधीच ही रात्र भीतीदायक त्यात यावेळी हिंस्र प्राणी इकडे तिकडे फिरत असतात तुम्ही घरी परत जा स्त्रियांनी या ठिकाणी थांबणे बरे नव्हे तुम्ही दिसत नाहीत असे पाहून तुमचे आई वडील पती पुत्र किंवा भाऊ तुम्हाला शोधतील त्यांना घाबरवून सोडू नका चंद्राच्या किरणाने धवल झालेली यमुनेवरील वाऱ्याच्या मंद गतीने हलणाऱ्या झाडांच्या पानांनी शोभणारे फुलांनी बहरलेले हे वन तुम्ही पाहिले ना तर आता घरी परत जा हे पतिव्रतानू उशीर करू नका आपल्या पतींची सेवा करा तुमच्या घरातील मुले रडत असतील त्यांना दूध पाजा आणि वासरे हंबरत असतील त्यांना गायाजवळ सोडून गायांच्या धारा काढा किंवा माझ्यावरील अत्यंत प्रेमाने पराधीन होऊन तुम्ही इथे आला असाल तर तेही योग्यच आहे कारण जगातील सर्वच प्राणी माझ्यावर प्रेम करतात कल्याणी गोपीनू पतीची आणि त्याच्या बांधवाची निष्कपट भावाने सेवा करणे आणि मुलाबाळांचे पालनपोषण करणे हाच स्त्रियांचा श्रेष्ठ धर्म आहे ज्या स्त्रियांना उत्तम लोक प्राप्त करून घेण्याची इच्छा असे त्यांनी पापी सोडून अन्य कोणत्याही प्रकारच्या पतीचा त्याग करू नये मग तो वाईट स्वभावाचा भाग्यहीन वृद्ध मूर्ख रोगी किंवा निर्धन का असेना कुलीन स्त्रियांनी परपुरुषाकडे जाणे तर सर्वस्थैव निंदेच आहे हे कुकर्म स्वर्गप्राप्तीला विघातक अपकीर्तीकारक हीन कष्टप्रद आणि नरक भयाला कारण आहे गोपीनो माझ्या लीला आणि गुणांच्या श्रवणाने रूपाच्या दर्शनाने या सर्वांचे कीर्तन ध्यान केल्याने माझ्यावरील अनन्य प्रेमाची जशी प्राप्ती होती तशी माझ्याजवळ राहून होत नाही म्हणून तुम्ही घरी परत जा शुभ म्हणाला भगवान श्रीकृष्णाचे हे स्वतःला न आवडणारे भाषण ऐकून गोपी खिन्न झाल्या त्यांच्या आशा धुळीला मिळाल्या त्यांना अपार चिंता लागून राहील शोकामुळे चाललेल्या उष्ण श्वासांमुळे त्यांचे तोंडल्यासारखे लाल ओठ पांढुरके झाले त्यांनी माना खाली घातल्या आणि पायांच्या नखाने त्या जमीन उकरू लागल्या डोळ्यातून काजळासह वाहणारी असू वक्षस्थळापर्यंत पोहोचले आणि तेथे लावलेले केशर त्यांनी धुवून टाकले त्यांचे हृदय दुखाने इतके भरून आले की त्यांच्या तोंडून शब्द फुटेना कृष्णासाठी गोपींनी सर्व कामना सोडून दिल्या होत्या श्रीकृष्णावरच त्यांचे अनन्य प्रेम होते त्यांचे हे निष्ठुर बोल ऐकून त्यांना रडू कोसळले रडून रडून लाल झालेले डोळे पुसून प्रणय कोपामुळे सदगतीत झालेल्या वाणीने त्या प्रियतमाला म्हणू लागल्या गोपी म्हणाल्या हे प्रभो आपण असे निष्ठुर बोलू नये आम्ही सर्व काही सोडून फक्त तुमच्या चरणावरच प्रेम करीत आहोत तुम्ही स्वतःचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहात तरीही जसे आदिपुरुष मुमुक्ष भक्तांना भसतात तसेच तुम्ही आमच्यावर प्रेम करा आमचा त्याग करू नका हे प्रियतमा धर्माचे मर्म तुम्ही जाणता आपले पती पुत्र आणि बांधवांची सेवा करणे हा स्त्रियांचा स्वधर्म आहे असे तुम्ही म्हणालात तर मग या उपदेशानुसार आम्हाला सर्वांचे पती असणाऱ्या तुमचीच सेवा केली पाहिजे कारण तुम्हीच या उपदेशाचे विषय आहात तुम्हीच तर शरीर धारण करणाऱ्यांचे प्रियतम आत्मा आणि बंधू आहात आत्मज्ञानी लोक तुमच्यावरच प्रेम करतात कारण तुम्ही नित्य प्रिय असा त्यांचा आत्मा आहात असे असता अनित्य आणि दुःखद पतिपुत्राशी आम्हाला काय करायचे आहे हे परमेश्वरा म्हणून आमच्यावर प्रसन्न व्हा आणि हे कमल ना पुष्कळ दिवसापासून तुमच्याच ठिकाणी जोपासलेली आशा धुळीला मिळवू नका हे मनमोहना आजपर्यंत आमचे चित्त घरात रमत असे म्हणूनच आमचे हातही घरकामात लागत परंतु आनंद स्वरूप तुम्ही आमचे ते चित्त सहज चोरून घेतले त्यामुळे आमचे हे पाय तुमचे चरण कमल सोडून एक पाऊलभर सुद्धा दुसरीकडे जाण्यास तयार नाहीत तर मग आम्ही उरजामध्ये कशी जावी आणि तिथे जाऊन काय करावे हे प्रिय सख्या तुमचे मधुर हास्य प्रेमपूर्ण कटाक्ष आणि मनोहर संगीताने आमच्या हृदयामध्ये तुमच्याविषयीच्या प्रेमाची जी आग धगधगत आहे ती तुम्ही तुमच्या अधरामृताच्या प्रवाहाने विझवून टाका नाहीतर आम्ही तुमच्या विरह व्यथेच्या आगीने आमची भौतिक शरीरे जाळून ध्यानाने तुमच्या चरणकमलांची प्राप्ती करून घेऊ हे कमल नैना वनवासी लोक तुम्हाला प्रिय आहेत म्हणूनच ज्या चरणकमलाच्या सेवेची संधी लक्ष्मीला सुद्धा क्वचितच मिळते त्या तुमच्या चरणांचा स्पर्श आम्हाला प्राप्त झाला त्या दिवसापासून तुमच्याकडून आनंद मिळवलेले आम्ही दुसऱ्या कोणासमोर एक क्षणभर सुद्धा थांबण्यास असमर्थ ठरलो आहोत मग सेवा तर दूरच स्वामी जिचा कृपा कटाक्ष प्राप्त करून घेण्यासाठी इतर देव प्रयत्न करीत असतात ती लक्ष्मी तुमच्या अवक्षस्थळावर स्थान मिळालेले असतानाही तुमच्या चरणावर वाहिलेल्या तुळशीबरोबर तुमच्या चरणांची धूळ प्राप्त करण्याची अभिलाषा बाळगते कारण सर्व भक्तांनी तिचेच सेवन केले आहे म्हणून आम्ही सुद्धा त्याच तुमच्या चरण धुळीला शरण आलो आहोत हे दुःख नाशना आता आमच्यावर कृपा करा तुमच्या सेवेच्या अभिलाषेने आम्ही घर सोडून तुमच्या चरणाजवळ आलो आहोत हे पुरुषोत्तमा तुमचे मधुर स्मित आणि प्रेमळ नेत्र कटाक्षाने आमच्या हृदयामध्ये मिलनाच्या आकांक्षेची आग भडकली आहे आम्हाला केवळ आपल्या सेवेची संधी द्या प्रियतमा ज्याच्यावर कुरळे केस भुरभुरत आहेत असे तुमचे सुंदर मुखकमल कुंडलाने शोभणारे गाल अधरामृत स्मित हास्ययुक्त कटाक्ष शरणागतांना अभय देणारे बाहू आणि तुमचे केवळ लक्ष्मीलाच रमविणारे हे वक्षस्थळ पाहून आम्ही तुमच्या दासी झालो आहोत हे प्रिय श्यामसुंदरा त्रैलोक्यात तरी अशी कोणती स्त्री असेल की जी तुमच्या बासरीवरील मधुर पदे आणि दीर्घ ताण ऐकून तसेच गायी पक्षी वृक्ष आणि हरिण यांना सुद्धा रोमांचित करणारे त्रैलोक्य सुंदर रूप पाहून आर्य मर्यादेपासून विचलित होणार नाही जसे नारायण देवतांचे रक्षण करतात तसेच तुम्ही खात्रीने व्रज मंडलाचे भय आणि दुःख नाहीसे करण्यासाठीच प्रगट झालेले देव आहात म्हणून दुःखितांचे कनवाळू हे प्रियतमा आपल्या या दाशीच्या दुःखतप्त वक्षस्थळावर आणि मस्तकावर तुम्ही आपले कोमल करकमल ठेवा श्री शुक म्हणतात योगेश्वरांचे ईश्वर असणाऱ्या श्रीकृष्णाने गोपींची व्यथा ऐकली तेव्हा त्यांना त्यांची करुणा आली आणि जरी ते आत्माराम असली तरी सुद्धा हसून ते त्यांच्याबरोबर रममान झाले प्रियतमाच्या दर्शनाने ज्यांची मुखकमले प्रफुल्लित झाली आहेत अशा एकत्र जमलेल्या त्या गोपींबरोबर उत्कृष्ट हावभाव करणारे श्रीकृष्ण तेव्हा खुलून हसत तेव्हा त्यांच्या कुंदकळ्यासारख्या दातांचे शुभ्र किरण बाहेर पडत त्यामुळे ते तारकांनी वेढलेल्या चंद्राप्रमाणे शोभून दिसत शेकडो गोपींच्या समूहाचे स्वामी श्रीकृष्ण वैजयंती माळ धारण करून वृंदावनाला शोभा आणि विहार करू लागले त्यावेळी गोपी आपल्या प्रियतमाचे गुणगान करीत तर श्रीकृष्ण गोपींचे गुणगात यानंतर श्रीकृष्णाने गोपीसह शुभ्र वाळू असणाऱ्या यमुनेच्या वाळवंटात जाऊन क्रीडा केली ते वाळवंट हल्ल्यामुळे आनंद देणाऱ्या कुमुदुनीच्या सुगंधयुक्त वाऱ्याने सुवासिक झाले होते हात पसरून आलिंगन देणे गोपींचे हात वेणी मांड्या कमरपट्टा स्तन वगैरे अंगांना स्पर्श करणे विनोद करणे नखे लावणे कटाक्ष टाकणे स्मित हास्य करणे इत्यादी क्रीडांनी गोपींचा दिव्य प्रेमभाव उत्तेजित करीत श्रीकृष्ण त्यांना रमवू लागले अनासक्त असूनही भगवान श्रीकृष्णाकडून जेव्हा गोपींना असा मान मिळाला तेव्हा त्या जगातील सर्व स्त्रियांमध्ये आपणच सर्वश्रेष्ठ आहोत असे समजू लागले त्यांना आपल्या भाग्याचा गर्व झालेला असून अहंकारही उत्पन्न झाला आहे असे जाणून त्यांचा गर्व नाहीसा करून त्यांच्यावर कृपा करण्यासाठी श्रीकृष्ण तिथेच अंतर्धान पावले या ठिकाणी एकोणतीसावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू